บุ๊กทูห้าสิบหกชัปปันชัปปันความรู้สึกบาวนาบาวนามีความรู้สึก ต้องการ อยาก อิชชาโฮนีอิชชาโฮนา เรามีความรู้สึก เราต้องการ เราอยากอัมชีอิชาอาเฮอัมชีอิชาเฮเราไม่มีความรู้สึก เราไม่ต้องการ เราไม่อยากอัมชีอิชานาฮีอัมชีอิชานาฮีกลัวกลัวกลัว ब र ण ं ดิฉันกลัว मला भीती वाटत आहे मला भीती वाटत आहे ดิฉันไม่กลัว मला भीती वाटत नाही मला भीती वाटत नाही वेला वेळ असणे वेळ असणं वेला त्याच्याजवळ वेळ आहे त्याच्याजवळ वेळ आहे वेला त्याच्याजवळ वेळ नाही त्याच्याजवळ वेळ नाही कंटाळा येणे कंटाळा येणं เธอเบื่อ ती कंटाळली आहे ती कंटाळली आहे เธอไม่เบื่อ ती कंटाळलेली नाही ती कंटाळलेली नाही หิว भूक लागणे भूक लागणं คุณหิวไหม तुम्हाला भूक लागली आहे का तुम्हाला भूक लागली आहे का คุณไม่หิวหรือ तुम्हाला भूक लागलेली नाही का तुम्हाला भूक लागलेली नाही का नाम तहान लागणे तहान लागणं नाम त्यांना तहान लागली आहे त्यांना तहान लागली आहे नाम त्यांना तहान लागलेली नाही त्यांना तहान लागलेली नाही